कालाचा महिमा देवहूतीने विचारले प्रभू प्रकृती पुरुष आणि महत्त्वादींचे जे लक्षण सांख्यशास्त्रात सांगितलेले आहे तसेच ज्या शास्त्राने त्यांचे वास्तविक स्वरूप वेगवेगळे जाणले हो-, जाते आणि भक्तियोग हे ज्याचे प्रयोजन सांगितले जाते ते शास्त्र आपण मला कथन केले आता भक्तियोगाचा मार्ग मला विस्तारपूर्वक सांगावा हे भगवान याशिवाय जीवाच्या जन्ममरणरूप अनेक प्रकारच्या गतींचे सुद्धा वर्णन करावे जे ऐकल्यामुळे जीवाला सर्व प्रकारच्या वस्तूंविषयी वैराग्य निर्माण होते तसेच ज्याच्या भयामुळे लोक शुभकर्मांना प्रवृत्त होतात आणि जो ब्रह्मविकांहूनही श्रेष्ठ आहे त्या सर्व समर्थ अशा काळाचे स्वरूपही आपण मला सांगावे ज्ञानदृष्टी लुप्त झाल्यामुळे देहादी मिथ्या वस्तूंमध्ये ज्यांना आत्मलिंगन झाला आहे तसेच बुद्धी कर्मासक्त राहिल्या कारणाने अत्यंत श्रम घेऊ नये जे पुष्कळ काळापासून अपार अंधकारमय अशा संसारात निद्रिस्त झाले आहे त्यांना जागवण्यासाठी आपण जणू योग प्रकाशक सूर्यच प्रकट झाला आहात मैत्री म्हणतात कुरुश्रेष्ठा विदुरा मातेचे हे मनोहर वचन ऐकून महामुनी कपिलांनी तिची स्तुती केली आणि दयेने कळवळा येऊन अत्यंत प्रसन्नतेने ते तिला म्हणाले हे माते साधकांच्या भावानुसार भक्तियोग अनेक प्रकारे प्रकट झाला आहे कारण स्वभाव आणि गुणांच्या भेदामुळे मनुष्याच्या भावनांमध्ये भिन्नता असते प्राणी आणि ईश्वर यांच्यात भेद पाहणारा जो क्रोधी पुरुष हृदयात हिंसा दंभ किंवा मत्सर असा भाव ठेवून माझ्यावर प्रेम करतो तो माझा तामस भक्त होय जो पुरुष विषय यश आणि ऐश्वर मिळवण्याच्या कामनेने प्रतिमा इत्यादींमध्ये भेदभाव बाळगून माझे पूजन करतो तो राजस भक्त होय जो मनुष्य पापांचा क्षय करण्यासाठी किंवा परमात्म्याला अर्पण करण्यासाठी पूजन करणे आपले कर्तव्य समजून भेदबुद्धीने माझे पूजन करतो तो सात्विक भक्त होय ज्याप्रमाणे गंगेचा प्रवाह अखंडपणे समुद्राकडे वाहत जातो त्याचप्रमाणे माझ्या गुणांच्या केवळ श्रवणाने ज्याच्या मनाची वृत्ती तेलाच्या धारेप्रमाणे अखंड सर्वांतर्यामी असणाऱ्या माझ्याकडे असते तसेच पुरुषोत्तम अशा माझ्याबद्दल जे निष्काम आणि अनन्य प्रेम असते ते निर्गुण भक्ती योगाचे लक्षण सांगितलेले आहे असे निष्काम भक्त मी देण्यास तयार असतानाही माझी सेवा सोडून सलोकता सारष्टी समीपता स्वरूपता आणि सायुज्य मुक्ती सुद्धा घेत नाही हाच भक्तियोग पुरुषार्थ मानला गेला आहे याच्या योगाने मनुष्य तिन्ही गुणांना ओलांडून माझ्या स्वरूपाला प्राप्त होतो निष्काम भावाने श्रद्धापूर्वक आपल्या नित्य नैमित्तिक कर्तव्यांचे पालन करणे नियमितपणे हिंसारहित उत्तम शास्त्रविहित उपासना करणे माझ्या प्रतिमेचे दर्शन चरणस्पर्श पूजा स्तुती आणि वंदन करणे प्राण्यांच्या मध्ये माझी भावना करणे धैर्य आणि वैराग्य धारण करणे महापुरुषांना मान देणे दिनांवर दया करणे आणि आपल्यासारखी स्थिती असणाऱ्यांबरोबर मित्रत्वाने वागणे यमनियमांचे पालन अध्यात्मशास्त्रांचे श्रवण नामसंकीर्तन मनाची सरलता सत्पुरुषांची संगती अहंकाराचा त्याग या प्रकारे माझ्या भागवत धर्माचे अनुष्ठान करणाऱ्या भक्तांचे चित्त अत्यंत शुद्ध होऊन माझ्या गुणांच्या केवळ श्रवणाने अनायासे माझ्याकडे लागते ज्याप्रमाणे वाऱ्याने उडून जाणारा वास आपला आश्रय असलेल्या फुलातून नाकापर्यंत पोहोचतो त्याचप्रमाणे भक्तियोगात तत्पर आणि राग विकार विकाररहित चित्त परमात्म्याकडेच ओढ घेते मी आत्मरूपाने सर्व जीवांमध्ये राहतो त्या मज परमात्म्याचा अनादर करून जे प्रतिमा रूपातच माझी पूजा करतात त्यांची ती पूजा म्हणजे केवळ देखावा होय सर्व भूतमात्रांमध्ये स्थित असलेल्या सर्वांचा आत्मा परमेश्वर अशा माझी मूर्खपणाने उपेक्षा करून केवळ प्रतिमा पूजनातच जो गढलेला असतो तो जणू अग्नी सोडून भस्मामध्ये धावन करतो जो भेदबुद्धीने पाहणारा अहंकारी मनुष्य दुसऱ्या जीवांशी वैर करतो आणि अशा प्रकारे त्यांच्या शरीरात असणाऱ्या माझाच द्वेष करतो त्या मनाला कधीच शांती मिळत नाही हे नाते जो दुसऱ्या जीवांचा अपमान करतो आणि श्रेष्ठ कनिष्ठ पदार्थांनी माझ्या मूर्तीचे पूजन करतो त्याच्यावर मी प्रसन्न होत नाही मनुष्याने आपल्या धर्माचे अनुष्ठान करीत तोपर्यंतच मज ईश्वराची प्रतिमा आधींमध्ये पूजा करीत राहावी जोपर्यंत त्याला आपल्या हृदयात तसेच संपूर्ण प्राण्यात स्थित असलेला परमात्म्याचा अनुभव येत नाही जी व्यक्ती आत्मा आणि परमात्मा यांच्यामध्ये थोडे सुद्धा अंतर आहे असे समजते त्या भेददर्शी व्यक्तीला मी मृत्यूरूप मोठे भय उत्पन्न करतो म्हणून सर्व प्राण्यांमध्ये घर करून त्या प्राण्यांच्याच रूपात असलेल्या मज परमात्म्याचे योग्य दान मान मैत्रीपूर्ण व्यवहार आणि समदृष्टी याद्वारे पूजन केले पाहिजे हे माते पाषाणादी अचेतनांपेक्षा वृक्षादी जीव श्रेष्ठ आहेत त्यांच्यापेक्षा श्वास घेणारे प्राणी श्रेष्ठ आहेत त्यात सुद्धा मन असणारे प्राणी उत्तम आणि त्याही पेक्षा इंद्रिय वृत्तीने युक्त प्राणी श्रेष्ठ होत इंद्रिय वृत्तीयुक्त प्राण्यांमध्ये सुद्धा केवळ स्पर्शांचा अनुभव करणाऱ्यांपेक्षा रसाचे ग्रहण करून शकणारे मासे वगैरे उत्कृष्ट आहेत तसेच रसरित्यांपेक्षा गंधाचा अनुभव घेणारे भ्रमर आदी आणि गंध ग्रहण करणाऱ्यांपेक्षा सुद्धा शब्द ग्रहण करणारे श्रेष्ठ आहेत त्यांच्याही पेक्षा रूपाचा अनुभव घेणारे कावळे इत्यादी उत्तम आहेत त्यांच्यापेक्षा ज्यांना तोंडामध्ये वर खाली दोन्ही बाजूस दात असतात ते जीव श्रेष्ठ आहेत त्यांच्यामध्ये सुद्धा पाय नसणाऱ्यांपेक्षा पुष्कळ पाय असणारे श्रेष्ठ होत तसेच पुष्कळ पाय असणाऱ्यांच्या पेक्षा चार पाय असणारे आणि चार पाय असणाऱ्यांच्या पेक्षा सुद्धा दोन पाय असणारा मनुष्य श्रेष्ठ आहे मनुष्यांमध्ये सुद्धा चार वर्ण श्रेष्ठ आहेत त्यामध्ये सुद्धा ब्राह्मण श्रेष्ठ होत ब्राह्मणांमध्येही वेद म्हणणारा उत्तम होय आणि वेद म्हणणाऱ्यांच्या मध्ये वेदांचा अर्थ जाणणारा श्रेष्ठ होय अर्थ जाणणाऱ्यांच्यापेक्षा संशय निवृत्ती करणारा श्रेष्ठ होय त्यापेक्षा वर्णाश्रमानुसार कर्म करणारा श्रेष्ठ होय त्याच्यापेक्षा आस सोडून आपल्या धर्माचे निष्काम भावाने आचरण करणारा अधिक श्रेष्ठ आहे त्याच्याही पेक्षा जो आपली सर्व कर्मे त्यांची फळे तसेच आपले शरीरही मला अर्पण करून आत्मा परमात्म्यात भेद न मानता माझी उपासना करतो तो श्रेष्ठ आहे अशा कर्तेपण सोडणाऱ्या समदर्शी पुरुषापेक्षा मला दुसरा कोणी श्रेष्ठ मनुष्य दिसत नाही म्हणून जीवरूप आपल्या अंशाने साक्षात भगवंतच सर्वांमध्ये राहत आहेत असे मानून सर्व प्राण्यांना मोठ्या आदराने मनाने नमस्कार करावा हे माते मी तुला असा भक्ती योग आणि अष्टांग योग सांगितला यापैकी एक योग करण्यानेही जीव भगवंतांना प्राप्त होऊ शकतो भगवान परमात्मा परब्रह्माचा अद्भुत प्रभाव संपन्न तसेच जगातील पदार्थांच्या नानाविध वैचित्र्याला कारण असणारा स्वरूप विशेषच काल या नावाने प्रसिद्ध आहे प्रकृती आणि पुरुष याचीच रूपे आहे तसेच ही त्याच्यापासून वेगळी सुद्धा आहे नाना प्रकारच्या कर्मांचे मूळ अदृष्ट तो हाच होय आणि याच्यापासून महत तत्वादींच्या अभिमानी भेददर्शी प्राण्यांना नेहमी भय असते जो सर्वांचा आश्रय असल्या कारणाने सर्व प्राण्यांमध्ये प्रविष्ट होऊन भूतांच्या द्वारेच त्यांचा संहार करतो तो जग चालवणाऱ्या ब्रह्मा देवादिकांचाही प्रभू भगवान कालच यज्ञांचे फळ देणारा विष्णू होय हा काल कोणाचा मित्र नाही कोणाचा शत्रू नाही आणि कोणाचा सगळा सोयराही नाही हा नेहमीच सावध राहतो आणि आपल्या स्वरूपभूत अशा श्री भगवंतांचे विस्मरण होऊन भोगरूपी प्रमादात पडलेल्या प्राण्यांवर आक्रमण करून त्यांचा संहार करतो याच्या भीतीनेच वारा वाहतो याच्या भयाने सूर्य तापतो याच्या भयाने इंद्र वर्षाव करतो आणि याच्याच भयाने तारे चमकतात याच्या भयानेच वनस्पती वेली इत्यादी योग्य वेळी फुले फळे धारण करतात याच्याच भीतीने नद्या वाहतात आणि समुद्र किनाऱ्याच्या बाहेर जात नाही याच्या भयाने अग्नी प्रज्वलित होतो आणि पर्वतांसह पृथ्वी पाण्यात बुडत नाही याच्या आज्ञेनेच आकाश जिवंत प्राण्यांना अवकाश देते आणि मूलतत्व अहंकार रूप शरीराचा सात आवरणाने युक्त अशा ब्रह्मांडांच्या रूपाने विस्तार करते या कालाच्याच भयाने सत्वादी गुणांचे अभिमानी विष्णू आदी देव यांच्या अधीन हे सर्व चराचर जग आहे आपल्या जगत रचना इत्यादी कार्यात योगक्रमानुसार तत्पर असतात अविनाशी काळ स्वतः अनादी परंतु दुसऱ्यांना उत्पन्न करणारा आहे तसेच स्वतः अनंत असूनही दुसऱ्यांचा अंत करणारा आहे हा पित्यापासून पुत्राची उत्पत्ती करीत सर्व जगाची निर्मिती करतो आणि आपली संहार शक्ती जो मृत्यू त्याच्याकडून यमराजाला सुद्धा मारून त्याचा अंत करतो अध्याय एकोणतीसावा समाप्त